vida कभी जय जय रामकृष्ण हरी रूप पाहता लोचणी टाळी वाजवावी गुढी उभारावी तुझी या सत्तेने वेदांशी बोलवे सखा माझा ज्ञानेश्वर धन्यवाद पुनमताई तुमच्या अभंगवाणीतून असं वाटत होतं की इंद्रायणीच्या पाण्यात शहारलं अंग अंग मन झालं ओलं चिंब जैसे भिजले अभंग आली कुठून शिकाने टाळ मृदुंगाची धुन नाद विठ्ठल विठ्ठल घुमे रोमा धुन जर शिष्य इतक्या तयारीचा तर गुरु किती तयारीचे असतील आपल्याकडे पर्व आहेत पंडित कल्याणजी गायकवाड त्यांचा मुलगा कौस्तुभ गायकवाड कार्तिकी गायकवाड सगळं कुटुंबच या संप्रदायामध्ये भावगीत भक्तिगीतांमध्ये रमलेलं आहे आणि त्यांच्या